नमस्कार मी अनुराधा शेटे एव्ही टॉक्सवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आपण ऐकत आहात एक लग्न असेही भाग सहावा मागील भागात समीरचा भाऊ रोहनचा वाढदिवस असतो पार्टी झाल्यानंतर समीर शर्वरीला घरी सोडायला जातो आणि आता पुढे कार रस्त्यावर धावत होती आणि आतमध्ये निरव शांतता त्यालाही कळत नव्हतं काय बोलावं एवढ्यातच ती म्हणाली नताशा कुठे असते काय आता ती का आठवली तुला त्याला वाटलं शर्वरी अचानक नताशाबद्दल विचारते तिला काहीतरी माझ्याबद्दल वाटू लागलेलं दिसतंय तर चला आता जळवायचा चान्स मिळतोय ती विचारते तुझी गर्लफ्रेंड सोडून तू माझ्याशी का लग्न करतो आहेस मला कळायला हवं समीर तो सांगतो ओ असं आहे का ओके पण तिचं लग्न झालं ती इथे नसते परदेशात स्थायिक झाली आहे असं याचं उत्तर आहे आणि आता सध्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे ती विचारते आपलं तर पटतही नाही मग माझ्याशी लग्न का करतोयस तू तो म्हणतो कोणाशी तरी करायचं तर तुझ्याशी करतोय सिम्पल ती पुन्हा विचारते तुमचं दोघांचं होतं तर तिने लग्न का केलं तो सांगतो ते तर तुला माहिती असेल ना कारण तुझीच फ्रेंड होती ती एक मिनिट समीर ती माझी फ्रेंड बिलकुल नाही आणि नव्हती ती फक्त एक चिटर आहे ती जरा जास्तच मोठ्याने बोलली तू काय मध्येच डोक्यावर पडतेस काय ग का झटके येतात इतकी का चिडत आहेस आणि तिला काही बोलायचं नाही हा कारण काही जरी असलं तरी ती माझं पहिलं प्रेम आहे ती आयुष्यात नसली तरी अजूनही तिची जागा इथे आहे तो हार्टवर हात ठेवून मुद्दाम तिला जळवण्यासाठी बोलतो तशी तिला आणखी चीड येते मग करायचं होतं ना तिच्याशीच लग्न का माझं आयुष्य बर्बाद करतोयस त्याच्याकडे रागाने पाहून बोलते पण तिच्या डोळ्यात पाणी आलेलं तो एकदम कार थांबवतो शर्वरी आर यू ओके काय झालं तू एकदम एवढी का चिडलीस ती म्हणते ते तुला नाही कळणार आणि this is none of your business understand तो सांगतो मी तुला आपुलकीने विचारतोय ते राहिलं बाजूला गेलीस उडत या अशा वागण्याने तू आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना मुक्तेस एवढं लक्षात ठेव तो कार स्टार्ट करतो आणि तिचा वेग वाढवतो काही वेळाने ते तिच्या अपार्टमेंट खाली होते तिचं अचानक असं वागण्यापाठीमागचे कारण काही लक्षात येत नव्हतं ती काहीच न बोलता कारचं डोअर लावून निघून जाते आणि तोही रागाच्या भरात काही न बोलता निघून जातो बेडरूममध्ये येऊन फ्रेश होऊन झोपणार तर त्यांचं बोललेलं प्रत्येक वाक्य सारखं मनात येत होतं विचार करता करताच ती भूतकाळात हरवली नताशा आज जिचे नाव ऐकलं किंवा आठवलं तरी चिडणाऱ्या शर्वरीची ती बेस्ट फ्रेंड होती दोघींचे एकमेकींशिवाय एकही पान हलत नव्हते साक्षीही होतीच त्यात पण तिचा नंबर नताशा नंतर होता त्या दिवशी कॉलेजचा पहिला दिवस होता आणि समीरची झालेली हटके एंट्री त्याची ती बाईक आणि त्याचं ते दिसणं ते पाहताच कोणतीही मुलगी त्याच्या प्रेमात पडली असती ना नताशा त्याला अपवाद होती ना शर्वरी आणि झालंही तसेच त्याला पाहताच त्या दोघीही एकाच वेळी त्याच्या प्रेमात पडल्या लव ॲट फर्स्ट साईट असं काहीतरी झालेलं पण त्याच्याशी ओळख करायची तर कशी हे काही कळत नव्हतं शर्वरी स्वतःहून कोणाशी बोलायला जाणाऱ्यातली नव्हती आणि ती समोरच्याला ओव्हरक्रॉस करायची नताशाला हे माहीत होतं त्या एक दोन वीकमध्ये तिच्या लक्षात आलं समीर एकाच ठिकाणी नेहमी बाईक लावतो म्हणून नताशाने शक्कल लढवली तो लावतो त्याच ठिकाणी बरोबर स्कूटी लावायची आणि तसं तिने शर्वरीला सांगितलं दोघी बेस्ट फ्रेंड असल्यामुळे शर्वरी लगेच तयार झाली एक दिवस ती शर्वरीला येऊन म्हणाली ऐक ना हा समीर त्याची स्वतःची जागा असल्यासारखा बाईक लावतो तर आपण ना उद्या त्या जागी आपल्या स्कूटी लावू आणि पाहू तो कसा रिॲक्ट होतोय त्यानिमित्ताने ओळख पण होईल हो डन शर्वरी पण लगेचच तयार झाली पण झालं उलटच त्या दिवशी तिने एकटीनेच तिथे स्कूटी लावली आणि शब्दाने शब्द वाढत गेला नकळत एकटीच त्याच्याशी भांडली असं झाल्याने तिने नताशाला नंतर विचारलं काय ग तू का नाही लावली तुझी स्कूटी मला एकटीला पुढे केलेस मी विसरले ग ठीक आहे ना त्यानिमित्ताने तुझी ओळख तर झाली ना त्याच्याशी एवढं काय त्यात एकदा जाऊन सॉरी म्हण त्याला सिम्पल तिलाही पटलं हे म्हणून ती सॉरी म्हणायला गेली तर समीर तिच्याबद्दल नीट बोलतच नव्हता याचा तिला जरा रागच आला आणि हे दुरूनच ऐकून तिने सॉरी म्हणायचं कॅन्सल केले त्यानंतर ते एकमेकांवर नेहमीच कुरघोडी करत राहिले एकदा तर नताशाच्या सांगण्यावरून शर्वरीने समीरच्या बड्डेला कॅन्टीनमध्ये बोर्ड लावला give birthday wishes to Sameer and get one Cadbury from here enjoy पण नताशाने तिच्या माघारी कॅन्टीन ओनरला स्वतःच्या बोलण्यात फसवून तिने त्याचं बिल समीर पटवर्धन याच्या नावावर करा असं सांगितले त्या दिवशी जण येऊन समीरला बड्डे विश करत होतं त्याला खूपच स्पेशल फील होत होतं अख्ख्या कॉलेजला कसं काय बड्डे माहीत झाला त्याला आश्चर्य वाटत होतं पण कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर कॅन्टीनच्या ओनरने जेव्हा कॅडबरीचे बिल त्याच्याकडे दिले तेव्हा त्याला कळलं की हे शर्वरीने केलंय आणि नताशा तेव्हाही बाजूलाच राहिली तिच्या काढलेल्या खोड्यांचा तो तोडीस तोड उत्तर द्यायचा आणि यावरूनच एक दिवस समीरचे आणि शर्वरीचे भांडण झाले तो म्हणाला तू माझ्या खोड्या काढायचं बंद कर एकदाच सांगून ठेवतोय ती सांगते नाही करणारे तू काय करशील तो म्हणतो तुझ्या अशा स्वभावाने तुला मैत्रीण तर सोड कोणी मुलगाही प्रेमात पडणार नाही बोलता बोलता समीर बोलून गेला ती बोलते माझं सोडा तू आणि मी यासाठी नाही येत कॉलेजला तुझं बघ तू तुला पटते का बघ त्यापेक्षा शर्वरीने चॅलेंज केलं आणि त्याने ते एक्सेप्ट केलं ती यावरच थांबली नाही प्रत्येक मुलीलाही धमकवलं की त्याची गर्लफ्रेंड जी बनेल ना तिचे ते हाल करेन की बस हे देखील नताशाच्या सांगण्यावरून झालेलं पण कालांतराने जे घडलं ते पटण्यालायक नव्हतं त्याने काहीच दिवसात पटवले तर नताशाला शर्वरीला ते कसं काय हे मात्र कधीच कळालं नाही त्याने तिला पटवण्यापूर्वी आणि त्या दोघांमधील भांडण होऊ लागल्यानंतर नेहमीच नताशा शर्वरीला समीरबद्दल भडकवून द्यायची याचा अर्थ दोघात भांडण लावून समीरच्या नजरेत शर्वरीला खाली पाडले आणि स्वतः मात्र त्याची गर्लफ्रेंड म्हणून मिरवायची ती असं वागलेली तिच्यासोबत आणि त्यामुळेच तिला शर्वरी त्रास देऊ लागली होती कारण आता समीरसोबत ती सुद्धा तिची पक्की दुश्मन बनलेली तो तिच्यासाठी शर्वरीशी पंगा घ्यायला देखील मागे पुढे पाहायचा नाही तो तिच्या बाजूने उभा राहून शर्वरीला प्रत्येक वेळी तिच्या तोडीस काही असं करायचा की तिचा राग पराकोटीला जायचा पण त्यावेळी जास्त त्रास तिला व्हायचा मग मुद्दाम नताशासोबत फिरणं किंवा तिला ज्याचा त्रास होईल असं वागणं त्या दोघांचेही चालू राहायचं शर्वरी पण कमी नव्हती तिने एकदा कॉलेजमध्ये असणाऱ्या अॅन्युअल फंक्शनला त्या दोघांचा परफॉर्मन्स असताना नताशाला रेस्ट रूममध्येच कोंडलं तो काहीतरी करणार मग ती काहीतरी करणार आणि हे सतत असंच चालू राहायचं म्हणून आजही तिचं नाव निघालं तरीही तिला खूप चीड यायची तिच्या मते तिने एक प्रकारे मैत्रीमध्ये विश्वासघात केला होता तिला फसवलं होतं या सगळ्याचा राग इतका तिच्या मनात होता की शर्वरीला समीर आवडत असून सुद्धा त्याचा द्वेष करू लागली रिझन फक्त नताशा होती इतक्या खालच्या थराला कोण मैत्रीण जाते कुणाचं ऐकून कधीच कुणाला काही बोलू नये किंवा हर्टही करू नये मी तसं केलं नसतं तर आज ही गोष्ट वेगळी असती मला नाही करायचं तिचा विचार ती आठवली तरी माझं डोकं दुखू लागतंय पण आता तर ती नाही मग मी समीरशी का वागते असं कोणाच्या काही करण्याने नशीब बदलत नसतं हेच खरं नाहीतर तो पुन्हा का आला असता ना माझ्या आयुष्यात नक्कीच नियतीच्या मनात काहीतरी असणार तेही लग्न होणार आहे आमचं नताशा शेवटी काय भेटलं तुला असं वागून दुसऱ्यासाठी बनवलेल्या खड्ड्यात माणूस स्वतःच पडतो विसरलीच वाटतं पण त्या दोघात काय काय झालं असेल देव जाणे दुसरी कुठली मुलगी असते तर विचारही नसता केला मी पण ती नताशा या समीरशी मला नाही लग्न करायचं नाही नाही मला सहनच होत नाही येथे विचार मला थांबायला हवं पण हे मन वाटेल तसं धावतंय आणि त्याचा त्रास मात्र मला होतोय कधीतरी विचारातच तिला झोप लागली लग्नाच्या डेट्स फिक्स करायच्या राहिल्या होत्या त्यासाठीच येत्या संडेला समीरच्या घरच्यांनी शर्वरीच्या आईबाबांना घरी बोलवलं होतं आईबाबा जाणार होते पण शर्वरीने येणार नसल्याचे सांगितले पार्टीवरून येताना कारमध्ये झालेली दोघांची भांडणं त्यामुळे रागावलेला तो काही तिला कॉल करत नव्हता आणि शर्वरी त्याला कॉल करण्याचा काही प्रश्नच नव्हता दोन तीन दिवसांनी शर्वरीला चुकल्यासारखं वाटू लागलेलं कारण त्याआधी तो न चुकता तिला चिडवायला का होईना फोन करत असायचा ती त्याला नाही म्हटलं तरी मिस करू लागलेली अस्वस्थ वाटण्याचं कारण तिच्या काही लक्षात येत नव्हतं आज संडे ती जरा उशिराच उठली आईबाबा त्यांच्या घरी जाण्यासाठी आवरत होते तेवढ्यात तिचा फोन वाजला पाहते तर समीरचा कॉल बोल तो सांगतो आवरून तयार राहा आपण मूवीला जातोय ती म्हणते तुला काही डोकं आहे का रे अचानक फोन करून सांगत असतोस दुसऱ्याचा काही प्लॅन असू शकतो हे सुद्धा कळत नाही तो म्हणतो नाही कळत बाई मला येते आहे का नाही ते सांग आणि हा प्लॅन जिथे आत्ता मला कळाला तिथे मी तुला कधी सांगायचा होता म्हणजे हा प्लॅन ब्रोनी केलाय ते दोघं जाणार आहेत त्यांनी आपलेही तिकीट्स काढलेत ओ सॉरी ती म्हणाली तो विचारतो अरे वा सॉरी म्हणता येतं वाटतं तुला येते आहेस का मग मी तयार राहते बाय असे म्हणत तिने फोन ठेवला सुद्धा मी हो का म्हणाले अरे यार बरं जाऊ दे तयार तर व्हावं लागेल आई आवाज देते शरू आम्ही निघतो आहोत तू कुठे जाणार नाही ना हो जाणार आहे आत्ताच कॉल आलेला समीरचा त्याच्यासोबत हो का बरं मग आमची किल्ले आम्ही सोबत नेतोय आई बाहेर जाऊन आनंदाने हळूच बाबांना सांगते दोघही बाहेर चालले कोण दोघं बाबा विचारतात आपली शर्वरी आणि समीर हो का बरं आहे की मग ते निघून जातात आणि शर्वरी ब्लॅक टॉप आणि जीन्स घालून तयार राहते याने तर मला कुठे जायचं आहे मूवी पाहायला तेही नाही सांगितले न्यायला येणार असेल का जाऊ दे करेल फोन ती आपली वाट पाहत बसलेली काही वेळाने पुन्हा फोन वाजला खाली आलोय आम्ही येतेस का समीर विचारतो हो फोन कट करून ती खाली जाते खाली येऊन पाहते तर रोहन ड्रायव्हिंग सीटवर होता त्याच्यासोबत श्रिया आणि मागे समीर ती पाठीमागचा डोअर ओपन करून त्याच्यापासून दूरच थोडी आखडत बसली आणि रोहनने कार सुरू केली एवढ्यात श्रिया रोहनच्या कानात काहीतरी कुजबुजली लगेचच रोहन म्हणाला समीर तुमच्याकडे पाहून असं वाटत नाही की तुमचं लग्न ठरलं आहे हे ऐकताच समीरने शर्वरीकडे पाहिले हो लग्न ठरलेले कपल्स फिरतात एकमेकांसोबत वेळ घालवतात एकमेकांना जाणून घेतात भाऊजी आणि तू शर्वरी काही प्रॉब्लेम आहे का आम्ही आहोत आम्हाला सांगत असं काही असेल तर श्रिया विचारते शर्वरी सांगते नाही असं काही नाहीये अरे तुम्हाला कोणी जबरदस्तीने पकडून आणून बसवले आहे का तुमच्यामध्ये सहज एक व्यक्ती येऊन नक्कीच बसेन एवढी जागा आहे तो श्रियाला टाळी देत बोलला आणि ते दोघे पण हसू लागले त्यांच्या अशा बोलण्याने दोघांनाही काय रिॲक्ट व्हावं हे कळत नव्हतं त्यात त्यांच्यात मागच्या वेळी झालेली भांडणामुळे त्याला तिच्याशी नॉर्मल वागायला अवघड जात होतं अरे काय तुम्ही दोघं एकदम सिरियस झालात बाप रे अवघड आहे बरं ठीक आहे मी एक काम करतो एफ एम लावतो म्हणजे मूड चेंज होईल दोघांचा रोहन हसतच एफ एम लावतो ती फोनमध्ये पाहत होती आणि समीर तिच्याकडे एक दोन वेळा सहज लक्ष गेल्यावर शर्वरीच्या हे लक्षात आलं आणि ती विचार करू लागली की हा माझ्याकडे असा का पाहतोय पुन्हा तसे होताच ती शरमली उगाच कानापाठीमागे केस सारून खिडकीतून बाहेर पाहू लागली काय होत होतं हे तिचं तिलाच कळत नव्हतं रोहन आणि श्रिया मात्र त्यांच्याच धुंदीत होते अर्ध्या तासाने ते सीझन स्मॉलला आले कार पार्क केल्यानंतर रोहन उतरताच समीरच्या गळ्यात हात टाकून पुढे जात त्याच्या कानात काहीतरी सांगत होता शर्वरी आणि श्रिया सोबत होत्या श्रिया सांगते तुला माहीत आहे शर्वरी आमचं लग्न ठरलं होतं ना तर आम्ही किती फिरायचो काही निमित्त काढून भेटायचो फोनवर तर किती वेळ बोलायचो ते तर सांगायलाच नको शरू म्हणाली ओके गुड श्रिया विचारते काय गुड तुम्ही दोघे लग्न जबरदस्ती करत आहात का तुम्ही भांडला आहात का दोघे काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगू शकतेस दी नाही असं काही तसं असेल तर नक्की सांगेल ती खोटच हसत म्हणाली पण असं वाटत तर नाही आहे आम्ही हेल्प करू अगं खरं तर समीर भाऊजी पण असे नाही पण तेही चेंज झालेत त्यांना तर खूप एन्जॉय करायला लागतो नताशा असती तर केला असता एन्जॉय त्यांनी शर्वरी मनातच म्हणत होती बोलता बोलता ते सर्वात वरच्या फ्लोअरला आले होते त्या दोघी साईडला उभ्या होत्या आणि रोहन समीरसोबत समोर येत बोलला कळालं का काय म्हणतो ते समीर एवढंच म्हणाला त्यानंतर पुन्हा सगळेच एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले अरे काय चाललंय काय एकमेकांच्या तोंडाकडे काय पाहताय असे चला ना आज जाऊ रोहन असे म्हणाला आणि सगळ्यांना हसू आलं शर्वरी पण हसली हे पाहून समीरला पण वाटलं चला मूड चेंज होतो हिचा श्रिया रोहनला बिलगून चालत होती समीरने चालता चालता शर्वरीच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती त्याच्याकडे पाहू लागली पण तो तिच्याकडे पाहतच नव्हता जसं काही झालंच नाही ते आतमध्ये पॉपकॉर्न घेऊन त्यांची सीट पकडून बसले मूवी पाहताना कधीतरी त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला तर ती काही बोलली नाही हे पाहून मध्येच कधीतरी तिचा हात हातात घेतला आणि घट्ट धरून ठेवला ती काही वेळ त्याचं असं वागणं फील करत होती जे तिला हवंही वाटत होतं मधूनच का कोण जाणे तिला त्याचं बोलणं आठवलं नताशा अजूनही इथे आहे आणि तो हात तिने सोडवून घेतला क्षणभरात तिला काय झालं हे मात्र त्याला कळालंच नाही पण यामुळे त्याला खूप हॉट फील झालं मूवी संपल्यानंतर ते तिथेच मॉलमध्ये असणाऱ्या एका हॉटेलमध्ये जेवायला गेले अरे काय तुमच्या लग्नाची तारीख फिक्स करणार आहेत आज घरी रोहन म्हणाला तुमच्या दोघांपेक्षा आम्हीच एक्सायटेड दिसतोय आयडिया एक काम करते घरी फोन करून विचारते काय ठरलं ते श्रिया फोन लावून बोलायला बाहेर गेली मी आलोच असं म्हणत रोहन वॉशरूममध्ये गेला समीरचा चुकून हात शर्वरीच्या हाताला लागताच तिने तो मागे घेतला सॉरी तो म्हणाला त्यांच्यासमोर मी काही म्हणत नाही याचा अर्थ वेगळा नको काढू कळलं ना शर्वरी म्हणाली समीर म्हणतो मला ना काही अर्थच नाही काढायचा मुळात तुला हवं तसं तू कर भांडणाशिवाय काही येतं का तुला ती म्हणते जसं काही तुला येतं तो म्हणतो कुठून दुर्बुद्धी सुचली आणि लग्नाला हो म्हणालो काय माहीत मग आत्ता नाही म्हण अजूनही वेळ गेली नाही शर्वरी म्हणत होती इतक्यात काय कसली वेळ गेली नाही श्रिया विचारते ते माझा घ्यायचा फ्लॅट दाखवायचा राहिला ना समीर बोलतो अरे हो खरंच की बरं झालं की आठवण केली भाऊजी आपण आता जेवण झालं की सगळेच जाऊ फ्लॅट पाहायला हो चालेल ना तो शर्वरीकडे पाहत बोलतो काय चालेल इतक्यात रोहन पण आला श्रिया सांगते अरे आत्ता शर्वरीने आठवण केली भाऊजींचा फ्लॅट तर तिने पाहिलाच नाही म्हटलं आत्ताच जाऊ लगेचच पाहायला अच्छा ते होय ओके ठीक आहे ना पण डेटचं काय झालं तू घरी फोन करायला गेली होती ना अरे हो विसरलेच हां तर पुढच्याच महिन्यातली डेट पकडली आहे बारा एप्रिल गुड ना म्हणजे पुढच्या महिन्यात जास्त एन्जॉय असणार तर रोहन म्हणाला हा महिना कसा जाईल तयारीमध्ये कळणारही नाही त्यानंतर शर्वरी मग आपल्याच घरी येणार भाऊजी समीर आणि शर्वरी चेहऱ्यावर हसत होते पण मनातून मात्र पुढे काय होणार याचं दोघांनाही टेन्शन येत होतं यांच्या लग्नाची तारीख देखील फिक्स झाले काय होते ते पाहू पुढील भागात पुढील कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक आणि शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा थँक्यू